श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय बारावा गोवर्धनाचा उद्धार इंद्राचे गर्वहरण व्योमासुराचा वध आणि अकरा सहस्त्र दैत्यांवर विजय श्री गणेशाय महा हे श्रीकृष्णा तुझे गुण काय वर्णावे तूच आमच्या अंतःकरणाचा चालक आहेस तू सुवर्ण आम्ही दागिने तू जगाचा ईश्वर तर आम्ही जग तू अग्नी तर आम्ही तुझ्या ठिणग्या तू सागर आम्ही त्यावरील लाटा तुझे चरित्र तूच वर्णन करून घेतोस तुझ्याच कृपेने मी हे लिहितो श्रोतेजन हो कृष्णाने ब्रह्मदेवाचा जसा गर्वहरण केला तसाच इंद्राचाही गर्व दूर करून त्याला शरण आणले त्याची कथा आता ऐका गोकुळातील लोक दरवर्षी इंद्राची पूजा करीत असत त्याप्रमाणे एक दिवस नंदाने भरपूर पूजेचे साहित्य जमवले कृष्णाने उठल्यावर ते पाहिले त्याने नंदाला विचारले बाबा हे काय काय जमवले आहे कशासाठी तेव्हा त्याला नंद म्हणाला कृष्णा आपण दरवर्षी मेघांचा राजा इंद्र याची पूजा करतो कारण तोच आपल्याला पाऊस देतो त्यामुळे पिके पिकतात गुरांना चारा मिळतो आपल्याला प्यायला पाणी मिळते अन्न मिळते म्हणून इंद्र प्रसन्न राहावा यासाठी त्याची पूजा करावी कृष्ण म्हणाला असे कसे इंद्र काय करणार आप आपापल्या आपल्या कर्माप्रमाणे फळ मिळते ज्याचे कर्म चांगले नसेल त्याला इंद्र काहीही देऊ शकणार नाही आपण बी पेरतो तसेच पीक येते कर्म करतो तसे भोगावे लागते हा गोवर्धन पर्वतच आपला खरा आधार आहे आपण त्या पर्वताचीच पूजा करावी नंद ऐकतच राहिला एवढासा लहान कृष्ण एवढे ज्ञान त्याला कुठून आले त्याने सर्व गोपांना बोलावले कृष्णाने आपले म्हणणे सर्वांना सांगितले ज्याच्या अंगी अद्भुत सामर्थ्य आहे त्या मुलाचे हे बोल गोपांचा त्याच्यावर विश्वास होताच त्यांना ते पटले आणि सर्वजण गोवर्धनाची पूजा करायला गेले ते पूजा करीत असता कृष्णाने आपली माया दाखवलीच गोवर्धन पर्वत एका मोठ्या पुरुषाचे रूप घेऊन पूजेचा स्वीकार करीत आहे आणि नैवेद्य भक्षण करीत आहे असा देखावा सर्व गोपांना त्याने दाखवला आणि म्हणाला पहा गोवर्धन स्वतः नैवेद्य घेत आहे हे सारे अन्न यज्ञात तुम्ही जाळून टाकले असते गोवर्धनाची पूजा झाल्यावर गायींची पूजा केली गेली संध्याकाळ झाल्यावर सर्वजण कृष्णाबरोबर पर्वताला प्रदक्षिणा करू लागले गोप बालक आनंदाने गाणी म्हणत नाचत चालले होते इकडे आकाशात काय झाले आपली पूजा न करता गोप कृष्णाचे ऐकून डोंगराची पूजा करतात याचा इंद्राला राग आला त्याने मेघांना आज्ञा केली सतत पाऊस पाडा सारे वाहून गेले पाहिजेत गारांचा वर्षाव करून साऱ्यांना झोडपून काढा या कृष्णाच्या नादाने गवळी फार उन्मत्त झाल्या आहेत इंद्राच्या आज्ञेप्रमाणे मुसळधार पाऊस पडू लागला व सगळीकडे पाणीच पाणी झाली विजा चमकू लागल्या गडगडाट होऊन गारा पडू लागल्या मुलांना उचलून घेऊन गो गोपी ओरडू लागल्या गाई वासरे पुरात वाहू लागली नंद यशोदा व बलराम कृष्णाला धरून उभे राहिले पुन्हा सर्वांनी कृष्णाला शरण जाऊन वाच वाचवण्याची प्रार्थना केली इंद्र वरून गंमत पाहत होता कृष्ण म्हणाला चला लवकर गोवर्धनाच्या पायथ्याशी चला कसेबसे सारेजण तिकडे गेले कृष्णाने आपल्या योगशक्तीने पर्वतच हातावर उचलला आणि हाताच्या करंगळीवर तो तोलून धरला सर्व गोपांना त्याने आधार दिला पावसाने संत्रस्त झालेले भिजून थंडीने कुडकुडणारे गोप गोपी गायी गुरे धावत धावत पर्वताखाली शिरली आता सारे पाऊस थांबण्याची वाट पाहू लागले पण इंद्राने सतत सात दिवस पाऊस पडला कृष्णाने मध्येच गोपाळांची परीक्षा पाहायचे ठरवले तो म्हणाला माझी करंगळी दुखू लागली आहे मला थोडे सहाय्य करा तुम्ही तुमच्या काठ्या वर करा म्हणजे मी थोडा वेळ हात खाली घेतो गोपाळांना वाटले आपण सर्वांनी काठ्या वर केल्या की पर्वताला आधार देऊ शकू त्याप्रमाणे आपल्या जवळील काठ्यांनी त्यांनी आधार दिला गवळ्यांना मोठा अभिमान वाटला आपल्या काठ्यांमुळे पर्वत तोलून धरला गेला आहे असे त्यांना वाटले पण कृष्णाने करंगळी हलवली नव्हती तोच सर्व भार सहन करीत होता गोप कृष्णाला म्हणाले कृष्णा आमच्या इतक्या काठ्यांनीच पर्वत तोलून राहिला आहे तुझी तर काय नुसती करंगळीच आहे कृष्णाने विचारले पहा हो मी करंगळी काढतो चालेल का तेव्हा गवळी म्हणाले चालेल काढ कृष्णाने करंगळी मुडपली तो काय प्रचंड भार गवंड्यांच्या काठ गव गवंड्यांच्या काठ्यावर पडून ते मटकन खाली बसले आणि ओरडू लागले मेलो मेलो कृष्णा वाचव वाचव तुझे काम तूच कर आम्ही तुला शरण आहोत तुझा महिमा कळूनही आम्ही वेडेपणा करतो क्षमा कर कृष्णाला त्याची दया आली आता गर्व करणार नाही ना असे त्यांना विचारले आणि म्हटले तुम्ही सारे बसूनच राहा मी पर्वत तोलून धरला आहे तुम्ही नुसते पाहत राहा कितीही दिवस पाऊस पडू दे तुम्ही काळजी करू नका असे सात दिवस गेले पण गवळ्यांना तहानभूक लागलीच नाही देहधर्म सारे विसरलेच होते हा कृष्ण प्रत्येक घटकेला आईजवळ भूक लागली म्हणून रडत असे तोच आता सात दिवस पर्वत तोलून उभा होता यशोदा आणि रोहिणी कृष्णाच्या पाया पडत होत्या त्यालाच जनक जननी सर्वस्वी आधार प्राणांचाही प्राण म्हणत होत्या गोप गोपी कृष्णाची स्तुती करीत होत्या इंद्राचा गर्व नष्ट झाला कृष्णाने पाऊस काही थांबवला नव्हता राव्या शक्तीचीच त्याने परीक्षा घेतली इंद्राजवळचे मेघच संपले तो काय करणार दिशा मोकळ्या झाल्या आकाशात एकही एकही मेघ दिसेना लख सूर्यप्रकाश पडला कृष्णाने सर्वांना पर्वताखालून बाहेर पडण्यास सांगितले पूर ओसरू लागला होता सारे गोकुळात परत आले पाहतात तो गोकुळात पाऊस पडलाच नव्हता इंद्राने फक्त पर्वतावरच पाऊस पडला होता इंद्र कृष्णासमोर येऊन त्याची स्तुती करू लागला त्याचबरोबर ब्रह्मदेवाला तेहतीस कोटी देव आले भृगु नारद वगैरे ऋषी आले जणू सारा स्वर्ग कृष्णाच्या चरणी लागला कृष्णानेही इंद्राला हात धरून उठवले आणि म्हटले देवराज सात दिवस कशाला एवढे कष्ट केलेस आता यापुढे सावधानतेने आपले कर्तव्य कर सज्जनांचे पालन व दुष्टांना दंड करताना आपल्या बळाचा व ज्ञानाचा गर्व करू नको त्यानंतर इंद्राने कामधेनू आणली कृष्णावर तिने दुधाचा अभिषेक केला त्याच्या पूजेसाठी सृष्टीने सर्व सामग्री दिली देवानी त्याचे पूजन केले त्याचे गोविंद असे नामकरण करण्यात आले हेच त्याचे शास्त्रपुनीत नाम याचे उच्चारणही पापनाशक आहे सर्व देव गोविंद नामाचा घोष करू लागले इंद्र कृष्णाची आज्ञा घेऊन परत गेला त्या गोवर्धनोद्धारणाची कथा श्रवण केल्यास अहंकाराचा नाश होऊन मनुष्य ब्रह्मरूप होईल पुढे एकदा वृंदावनात गोप बालक कृष्ण बलरामाबरोबर खेळत असताना व्योमासूर तेथे आला कृष्णाला मारण्याचे काम कंसाने त्याच्यावर सोपवले होते व्योमासूर हा मयासुराचा पुत्र त्याने एका गोपाळाचे रूप घेतले तो खेळात सामील झाला कृष्णाने त्याला ओळखले पण तसे दाखवले नाही काही गोपाळ वाघ झाले काही शेळी व्योमासुराने वाघ होण्याचे ठरवले वाघांनी मेंढे पळवून न्यायचे पण मेंढे जोरदार प्रतिकार करणार होते व्योमासुराने काय केले एक एक गोपाळाला उचलले आणि सर्वांना एका विवरात कोंडून ठेवण्यास सुरुवात केली गायी वासरेसुद्धा त्याने नेली कृष्ण एकटाच उरला होता कृष्णाने बासरी वाजवण्यास सुरुवात केली त्यामुळे गायी वासरे हंबरू लागली गोपाळ हाका मारू लागले ते कुठे आहेत ते कळले कृष्णाने सुदर्शन चक्राने पर्वत फोडून सर्वांना सोडवले तेव्हा प्रचंड जबडा पसरून व्योमासूर कृष्णाला गिळण्यासाठी धावला पण कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला त्याचे मस्तक दूर जाऊन पडले कंसाला ते कळले त्याला वाटले एक एक राक्षस कृष्णाला मारू शकत नाही हजारो राक्षस त्याने पाठवले अकरा हजार राक्षस त्याने कृष्ण व बलरामाला धरून आणण्यासाठी पाठवले गोप घाबरले कृष्ण व बलरामाला त्यांनी लपून ठेवण्याचा प्रयत्न केला पण कृष्ण पुढे झाला राक्षसांना सामोरा गेला हसत हसत म्हणाला आपण कोण आपल्याला काय पाहिजे त्याचा सरळपणा पाहून राक्षस चकित झाले त्यांनी सांगितले तुम्हा दोघांना कंस महाराजांनी मथुरेत बोलावले आहे न्यायला आम्ही आलो आहोत कृष्ण युक्तीने म्हणाला मी कृष्ण हा बलराम आम्हाला दोघांना न्यायला इतके लोक कशाला कंसाने तुम्हाला उगीच त्रास दिला तुमच्यातले दोघे सोबतीला पुरेसे आहेत आम्ही येतो की बाकीचे सारे परत गेला तरी हरकत नाही कंसाला सांगा आम्ही येतो आम्ही तर इतके लहान आहोत त्याच्या बोलण्याची मोहिनी पडून सगळे दैत्य परत गेले ते जाताना कृष्ण त्यांना म्हणाला दोघेजण थांबा त्यांना आम्ही जेवण देऊ आणि बरोबरच येऊ त्याप्रमाणे फक्त दोघे उरले तेव्हा बलरामाने त्यांना यथेच्छ मार दिला आणि ते मरायला टेकले तेव्हा म्हटले जा आणि कंसाला सांगा की आम्ही तुम्हाला जीवन सोडले ही कृपाच समजा ते मथुरेकडे जाताना वाटेत त्यांना अगोदर निघालेले दैत्य सैन्य भेटले त्यांनी विचारले असे का लंगडता काय झाले तरी काय कृष्ण बलराम कुठे आहेत ते दोघे काय बोलणार ते म्हणाले आम्हाला त्यांनी फार आग्रहाने भोजन दिले ते हातीपायी आले त्या दैत्यानं हे बोलणे कळले नाही ते परत वृंदावनाकडे निघाले आपल्याला पण जेवायला मिळेल अशी त्यांना आशा वाटू लागली अकरा हजार दैत्य सैन्या विस्तीर्ण वृंदावनात घुसली गोपांना आता फारच भय वाटू लागले पण कृष्णाने काय केले चित्रसेन गंधर्वाला आवाहन केले त्याचेही अकरा सहस्त्र गंधर्व सैन्य वृंदावनात उतरले त्या सैन्याने कंसाच्या दैत्यसेनेला मार दिला नुसत्या लाथाबुक्क्यांनी मारले सळो की पळो केले सारे मथुरेत पळून गेले अकरा हजार दैत्य मथुरेच्या मार्गात पळत असता लोकांना भय वाटले एकच गडबड उडाली नगरातील लोकही त्यांच्या मागोमाग पळू लागले कंसाला जेव्हा सारा प्रकार कळला तेव्हा तो संतापला आणि भयभीतही झाला इकडे गोकुळात अशी वार्ता गेली की वृंदावनात हजारो राक्षस शिरले त्यांनी बलराम व कृष्ण यांना धरून नेले सारे गोकुळ घाबरून गेले पण सर्व गोप बालक गायी वासरे घेऊन गोकुळात परत आले कृष्ण बलरामही आनंदाने सवंगड्यासह येत होते त्यांना पाहता सर्व गोकुळवासी फार आनंदित झाले नंदाने थार मोठा उत्सव केला आणि दानेही वाटली बलरामाचे व कृष्णाचे दर्शन त्या दिवशी मोठे पुण्यप्रदच होते अध्याय बारा समाप्त श्री कृष्णार्पणमस्तू